Book 2 14 14 14 रंग रंग हिमा सी खाव बर्फ पांढरा असतो बर्फ पांढरा असतो พระอาทิตย์สีเหลืองสุริยปิวราสตุสุริยปิวราสตุส้มสีส้มสันตรีนาริงกีอสเตสันตรนาริงกีอสเตเชอร์รี่สีแดง เชอรี่ลาลอสเตเชอรี่ลาลอสเต ท้องฟ้า फा आकाश निळे असते आकाश निळे असते या หญ้าสีเขียว गवत हिरवे असते गवत हिरवे असते सी ดินสีน้ำตาล माती तपकिरी असते माती तपकिरी असते मेघ ठाव ढग करडा असतो ढग करडा असतो ยางรถสีดำ टायर काळे असतात टायर काळे असतात सी सी खाव बर्फाचा रंग कोणता असतो पांढरा बर्फाचा रंग कोणता असतो पांढरा พระอาทิตย์มีสีอะไรสีเหลือง सूर्याचा रंग कोणता असतो पिवळा सूर्याचा रंग कोणता असतो पिवळा सी สีส้ม संत्र्याचा रंग कोणता असतो नारिंगी संत्र्याचा रंग कोणता असतो नारिंगी เชอร์รี่มีสีอะไร สีแดง เชอร์รี่จารังก์ก็นตาสโตลาล เชอร์รี่จารังก์ก็นตาสโตลาล ท้องฟ้ามีสีอะไร สีฟ้า อากาศจารังก์ก็นตาสโตนีราอากาศจารังก์ก็นตาสโตนีราหญ้ามีสีอะไร สีเขียว गवताचा रंग कोणता असतो हिरवा गवताचा रंग कोणता असतो हिरवा सी नाम तान मातीचा रंग कोणता असतो तपकिरी मातीचा रंग कोणता असतो तपकिरी मेघ मी सी सी สีเทา ढगाचा रंग कोणता असतो करडा ढगांचा रंग कोणता असतो करडा यांग रोट मी सी अराय सी डाम टायरांचा रंग कोणता असतो काळा टायरांचा रंग कोणता असतो काळा